वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभो निर्विघ्नं कुर्म कुर्मदेव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः सदुरनाथ महाराज की जय आज भक्ती या कोटीचा विचार करणार आहोत भक्ती म्हणजे देवाशी विभक्त नसणे स्वस्वरूपाशी सतत अनुसंधान यास नाथ महाराज भक्ती म्हणतात नाथ महाराज म्हणतात सज स्वरूप स्थिती तया नाव भक्ती माऊली पण असेच म्हणतात एरवी जिची ना चौघी चौथी हे पहिली ना सरथी पै माझी सज स्थिती भक्ती नाम नाथ महाराज म्हणतात हरनिशी माझी कथा अहर्निशी माझी वार्ता हर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता ती नाव पण तुकाराम महाराज मात्र थोड्या वेगळ्या भाषेत सांगतात ते म्हणतात हे चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची संसारावरील माया म्हणजे प्रेम सोडायचे व तेच प्रेम देवाकडे वाळवायचे याचेच नाव भक्ती व हीच थोर व आवडती भक्ती आहे कोणत्याही संतांनी संसार सोडण्यास सांगितले नाही फक्त संसारावरचे प्रेम सोडा असे सांगितले आहे माऊली म्हणतात असोनी संसारी जीवे वेगू करी म्हणजे संसारात राहा पण तुमच्या आत संसार नको जसे पाण्यात नाव पण नावेत पाणी आले की बुडलीच प्रेम जर संसारात असेल तर क्रिया भक्तीच्या असतील तर करोडो जन्म गेले तरी देवाची प्राप्ती होणार नाही एक दृष्टांत पाहू शहरातील कॉलेजची चार मुले खेडेगावात गेली शहरातील मुलांना खेडेगाव आवडतेच पण ते थोडे दिवस व खेड्यातील मुलांना शहर मुले नदीच्या पलीकडे गेली खूप फिरली बियर पिऊन तर झाली पण परत येण्यात उशीर झाला नावाडी घरी गेला होता नाव मात्र काठावर होती मुले नावेमध्ये बसली व फेराफेराने वलवण्यास सुरुवात केली चौघेजण रात्रभर नाव वलवत होते सकाळ झाली पाहिले तर नाव जाग्यावरच होते नंतर त्यांच्या लक्षात आले की नावेची दोरी झाडास बांधली होती त्याप्रमाणेच प्रेमाची दोरी जर संसारात बांधली असेल तर एका क्रियेस काही किंमत राहत नाही तुलसीदास म्हणतात सर्वांचे प्रेम काढून ते प्रेम दोरी देवाच्या चरणी बांधा याचेच नाव भक्ती म्हणतात जननी जनक बंधू सुतदारा तनु धनु भवन सु सुहृद परिवारा सबके ममता ताग बटोरी मम पद मनही बांध बरडोरी भक्तीत प्रेमप्रधान आहे परमप्रेम रूपा नारद भक्तिसूत्रात म्हटलेलं आहे नारदाने भक्ती सूत्रात भक्तीचे चार प्रकार सांगितले आहेत पहिला आहे पूजा नुराग इति पराशर्य नारदांनी व्यासांचे मत सांगितले आहे पूजेत प्रेम असणे यास भक्ती म्हणतात पण यात पूजा साहित्यात उणीव येण्याची शक्यता म्हणून पुढे म्हणतात कथादी विश्व गर्ग हा म्हणजे कथेत प्रेम असणे ही भक्ती असे गंगाचार्य गर्गाचार्यांचे मत नारदांनी सांगितले आहे यात पण भजनाचे साहित्य न मिळण्याची शक्यता आहे म्हणून पुढे म्हणतात आत्मरत्य निरोध नीती शांडिल्य सतत आत्मानुसंधान असणे याच भक्ती म्हणतात हे शांडल्यांचं मत नारदाने सांगितले आहे तथापि यात कर्मबाधा येण्याची शक्यता आहे म्हणून नारदांनी स्वतःची व्याख्या सांगितली व हीच श्रेष्ठ ठरवली म्हणतात नारदस्तु अखिलाचारिता तद्विस्मरणे परम ती अर्थात आपले रोजचे काम आचार देवास अर्पण करून त्याचे सतत स्मरण करावे व विस्मरण झाल्यास व्याकुळ व्हावे ही खरी भक्ती आहे ज्यांनी गवळणीचे उदाहरण दिले आहे यथा वज्र गोपिकानाम त्यात गवळणी आपला कामधंदा न सोडता सतत श्रीकृष्णाचे स्मरण करीत होत्या व विस्मरणाने व्याकुळ होत होत्या निळोबाराय म्हणतात धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी ज्यांचे ध्यानी मनी नित्यकाळ हरी करिता कामकाज दृष्टी ज्याचे बरी बोलता चालता जीविता निरंतर्यो हो. शास्त्रामध्ये भक्तीचे पाच विधी सांगितले आहेत पहिला आहे अन्वय विधी यानेच देवाची प्राप्ती होते का अर्थात यामुळेच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तैसा मी एकीची परी आवडे का अवधारी जरी भक्ती चित्ता ते गा दुसरा प्रकार आहे व्यतिरेक विधी याच्याशिवाय म्हणजे भक्तीशिवाय देवाची प्राप्ती होत नाही का अर्थात नाही कारण कर्मामुळे ब्रह्मपदापर्यंत जाता येते योगाची समाधी सुख मिळेल ज्ञानाने मुक्ती मिळेल पण भक्तीनेच देवाची प्राप्ती होईल तिसरा आहे निरपेक्षता विधी भक्तीला बाकीच्या साधनांची अपेक्षा नाही ती स्वतंत्र आहे भक्ती सुतंत्र सब सुख खाणे तुलसीदास म्हणतात अगदी अडाण्यातील अडाणी भक्तीने देवाची प्राप्ती करून घेऊ शकतो चौथा हे सार्वत्रिकता विधी भक्ती सर्वांना करता येते कर्माचे ज्ञानाचे योगाचे अधिकारी वेगळे मात्र सर्वजण हे भक्तीचे अधिकारी आहेत पाचवा आहे सदा तनत्वविधी ज्याची भक्ती करावी तो परमात्मा आपला नेहमी साथीदार असतो मागे पुढा उभा राही सांभाळीत आली या आघात निवाराया एक सुंदर बालक मातीत खेळत होते मात्र हे योग भ्रष्ट बालक होते त्या वाटेने राजा जात होता राजाने पाहिले गोरा गोमटा मुलगा मातीत खेळतो आहे राजाने विचारले बाळा तू मातीत का खेळतोस मुलाने उत्तर दिले मानवाचा देह मातीचा आहे हा शेवटी मातीत मिळणार राजा खुश झाला म्हटला तू माझ्याबरोबर चल तुला मोठा हुशार बनवतो व दरबारात चांगले पद देतो बालक म्हणाला काही हरकत नाही पण माझ्या चार आटी आहेत राजा म्हणाला कोणत्या मी जेवणार नाही आपण जेवायचे नाही मी झोपणार नाही आपण जागायचे आहे आपण जागायचे मी कपडे वापरायचे आपण वापरायचे नाही सतत माझ्यासोबत राहायचे राजा म्हणाला आपण तडजोड करूया आपण दोघे जेऊ कपडे वापरू झोपू व मी सतत तुझ्याबरोबर एक सेवक ठेवीन बालक म्हणाला नाही माझा स्वामी परमात्मा असा आहे मी जेवतो तो जेवत नाही मी कपडे वापरतो तो वापरत नाही मी झोपतो तो झोपत नाही व सतत माझ्याबरोबर असतो अशा मालकास सोडून मी तुझ्याबरोबर कशाला येऊ तात्पर्य असे परमात्मा सतत सर्वांबरोबर असतो चांडिल्यांनी दिनचर्याचे पाच भक्ती प्रकार सांगितले आहेत पहिला आहे सदाचार म्हणजे सर्व इंद्रिये वाणी बुद्धी मन द्रव्य क्रिया देह यांची शुद्धी ठेवणे दुसरा आहे अभिगमन सकाळी उठल्याबरोबर स्नान संध्या देवपूजा वगैरे सात्विक कर्म करणे म्हणजे अभिगमन तिसरा आहे उपादान योग्य मार्गाने पैसा मिळवून कुटुंबाचे पोषण करणे जोडून या धन उत्तम व्यवहारे म्हणजे उपादान चौथा आहे हिजा संध्याकाळी कुटुंबातील सर्व मिळून देवाची प्रार्थना करणे अथवा मंदिरात जाऊन समाजाबरोबर साधकांबरोबर कथा कीर्तन प्रार्थना करणे म्हणजे इजा पाचवा आहे योग रात्री देवाचे ध्यान करत झोपणे झोप नाही आली तर त्याचे चिंतन करणे यासच पंचकालक्रमणा म्हटले आहे भक्ती ही सर्व साधारणपेक्षा सोपी व थोर आहे नारद भक्तीसूत्रात म्हणतात चा तू कर्मज्ञान योगेन उभी अधिकतरा म्हणजे ही कर्मज्ञान योग यापेक्षा श्रेष्ठ आहे या प्रेम भक्तीची सहा लक्षणे आहेत पहिले आहे गुणरहित कामनारहित प्रतिक्षण वर्धमान अविच्छिन्न सुष्मंतर अनुभवरूप हां गुण पाहून भक्त करत भक्ती करत नाही भक्ती कामनारहित करतात ही सतत वाढत असते ही अखंड निरंतर असते ही सूक्ष्म आहे कळत नाही या भक्तीचा अनुभव घ्यायचा असतो बोलून कळत नाही यामध्ये भक्तीच्या आठ उत्तर उत्तर वाढत्या अवस्था आहेत पहिली आहे प्रेमा दुसरी आहे स्नेहा तिसरी आहे मान चौथा आहे प्रलय प्रणय पाचवा आहे राग सहा अनुराग सात भावावेश आणि आठ महाभाव न साधयती मा योगो न सांख्यम धर्म उद्धव न स्वाध्याय स्तपस्त्यागो यथा भक्तिर्मोम पार्जिता म्हणतात मी योग ज्ञान धर्म स्वाध्याय तप त्याग यामुळे मिळत नाही फक्त भक्तीने मला मोजता येते तुकाराम महाराज म्हणतात भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावे भक्ती दोन प्रकारची आहे पहिले देव मिळेपर्यंत जी भक्ती केली जाते तिला साधारण अथवा अपराभक्ती म्हणतात आणि दुसरे देव प्राप्त झाल्यानंतर जी भक्ती केली जाते तिला पराभक्ती म्हणतात पराभक्तीमुळेच देव भक्तांचा अंकित होतो त्याच्या इशाराने नाचतो गोपिका थोड्याशा ताकाने देवास नाचवत होत्या नाथ महाराज म्हणतात नाच रे तो कृष्णा मज पाहू दे नयनी कृष्णा नाच रे व्यापका म्हणता ती गोपिका अत्रशी भक्ती ही श्रेष्ठ आहे हरी भक्ती के तीन गुण हर कोई लागे पाव खाने को मिष्टान्न मिले आखिर वैकुंठ को जाव याप्रमाणे या भक्तीचं आपण थोडक्यात विचार केला पुढील भागात आपण नवविधा भक्ती याविषयी आपण विचार करणार आहोत सद्गुरुनाथ महाराज की जय